सद्गुरुनाथ महाराज की जय गुरुदेव आज मुकुंदराज स्वामी किंवा मुकुंद महामुनी यांचा एक छोटासा व अर्थपूर्ण असा ग्रंथ म्हणजे परमामृत या ग्रंथामध्ये चौदा प्रकरणे आली आहेत पहिल्यांदा आपण मंगलाचरण म्हणून व सद्गुरूंचे स्तवन करून ह्या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत मंगलाचरण श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम नमो श्री सद्गुरुनाथा तू परमप्राप्तीचा दाता कृपासिंधूजी समर्था अनंतापरा तू तो आनंदमय स्वयंप्रकाश कैवल्यदाता परम ईश तो निज रूपे विनाश निर्विकार तो निसंग निरंजन तो निरंतर अभिन्न नाही तुझ समान कोणी देवा तू जव कृपा करीसी तो संसार बंधना तोडीसी अविद्येपासून सोडविसी तारीसी जीवा न होय जे देवा असुरा ते तुझे करणे दाता समर्थ न देखो दुसरा तुझ वाचणे आणि कवना नमस्कारू कवनाचे स्तवन करू जय जयाजी श्री गुरु अगाध महिमा या प्रकरणात सद्गुरूंचं स्तवन हे म्हणतात अहो श्री सद्गुरुनाथा आपल्या कमलावर मस्तक ठेवून अनन्य भावाने मी नमन करतो तर का म्हणाल तर आपण परमार्थ प्राप्तीचे दाते आहात म्हणजे आपण जी देणगी देता तशी देणगी देण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणाच्याही अंगी नाही आणि आपण तर केवळ कृपेचे सागरच असून कृपा करण्याविषयी समर्थ आहात इतकेच नाही परंतु महाराज आपण अनंत आणि अपार म्हणजे अंतरहित व सीमारहित असे आहात आणखी आपण आनंदमय असून आणि स्वयंप्रकाश अर्थात स्वतेजाने प्रकाशमान असून कैवल्य दाते म्हणजे मोक्ष देणारे ईश अर्थात देवादिदेव आहात असे जे आपण ते निजरूपे म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाने अविनाशी असून निराकार शिवाय आपण निसंग अर्थात इंद्रियाच्या इच्छेप्रमाणे न वागणारे म्हणून निरंजन म्हणजे निष्कलंक आणि निरंतर अभिनत्वाने असणारे म्हणून आपण आपली बरोबरी करणारे हे सद्गुरुनाथ देवा दुसरे कोणी नाही त्या अर्थी हे सद्गुरुनाथा आपणच कृपा कराल व अविद्येपासून सोडून संसार बंधन तोडाल आणि जीवाचा तरुणोपाय होईल कारण हे उदार सद्गुरुनाथा जे कार्य देव आणि असुर यांच्या होण्या यांच्याने होण्यासारखे नाही असे कार्य आपण सहज करता आपल्याशिवाय माझा उद्धार करण्याविषयी समर्थ असा दुसरा कोणी दिसत नाही हे सद्गुरुनाथा मी आपल्या वाचून दुसऱ्या कोणाला नमस्कार करू अथवा दुसऱ्या कोणाचे स्तवन करू म्हणून हे अगाध महिमा सद्गुरू मी आपलाच जयकार करतो महाराज सर्व वस्तांमध्ये जसा एक तंतू भरलेला असतो त्याप्रमाणे आपण सर्व विश्वात विश्वमय भरून आहात आणि त्यात नवल हे सर्व विश्वाला व्यापून देखील आपण विश्वरहित अधिक असे आहात जैसा सर्व पटा माझे एकतंतू तैसा तो विश्व विश्व भरितो सर्व व्यापने विरहितो आणि महाराज आपण सर्वव्यापी असल्याने अर्थात आपल्या व्यापाच्या योगाने निरंतर अनेक सगुण रूपे धारण करता आणि त्यात शिवशक्तीची म्हणजे देव आणि देवी यांची साक्ष रूप साक्षार रूपे दाखवता अथवा धारण करतात ही अनेक सगुण रूपे तो धरिसी आपुलिनी व्यापे शिवशक्तीची साकार रूपे दाविसी या सर्व प्रकारावरून हे सद्गुरू आपल्या वाचून मला तर दुसरा कोणी योग्यच वाटत नाही म्हणून दुसरा कोणाला न मानता खरोखर मी आपल्या चरणावर मस्तक ठेवतो तोच विन अन्य न देखो कोणी म्हणून ऐका ते न म्हणे हा मस्तक तुझ्या चरणी ठेवील सत्य महाराज आपण स्वयंज्योती शुद्धात्मा असल्याने सर्व आपली ज्ञानदिप्ती आहे अशा आनंद विभो श्री गुरुमूर्ते आपल्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो तू शुद्धात्मा स्वयंज्योती तुझी सर्वत्र ज्ञान दिप्ती नमो नमो जी श्री गुरुमूर्ती आनंद विभो सद्गुरुनाथा ब्रह्मदेव रूपाने आपण सृष्टीची उत्पत्ती करता विष्णु रूपाने तिचे प्रतिपालन करता आणि पुन्हा सृष्टीची रचना करण्याच्या हेतूने रुद्ररूपाने तिचा संहारी करता तो ब्रह्मरूपे उत्पन्न उत्पत्ती करीसी विष्णुरूपे रुद्र रुद्ररूपे संहारती पुनर्पी रचावया त्या अर्थी महाराज आपण सर्व साक्षी आणि सर्वज्ञ आहात त्याचप्रमाणे सर्व विद्यांचे आपण जाणते अर्थात गुरु आहात परंतु तत्वार्थाने हे सर्वेश्वरा श्री गुरुराया आपल्याला जीव ही संज्ञा आहे महाराज आपण स्वरूपाला जाणता म्हणून जाणीव प्रकट करता आणि ही जाणीवेची उपाधी लागल्या कारणानेच आपण आपल्याला परमात्मा म्हणून घेता तू जाणसी स्वरूपाशी जाणूनी जाणीव पूर्वीशी परमात्मा म्हणविसी जया उपाधीसह आपल्या इच्छेचा जो विस्तार तोच चराचार रूपाने विस्तारला असून त्यात अंशाने आपणच स्फुरण करत आहात त्या जगाला सकळ जाणणारी व सकळ जीवांची जीव अंशाने असणारी जी ज्ञाप्ती कला त्या कलेचा शिवरूप जिव्हाळा हे सद्गुरुराया आपणच आहात सर्व जीवांची ज्ञाप्ती कला जगाशी जाणे सकळा तो ज्ञानात्मा जिव्हाळा तो म्हणून माया आणि अविद्या यांच्याशी आपला संबंध जडल्याने जीव ईश्वरपणाचा भेद दाखवणारा खेळही आपलाच हा एक विनोद आहे तथापि ब्रह्मरूप असे आपण नित्य स्वानंदपूर्ण असून अचित पदाची अलिप्त असता त्या अर्थी आपली स्वयंभरित कैवल्य स्थिती हे पदातीत आहे महाराज ज्यापेक्षा वेदांनी अशी नाना प्रकारे आपली स्तुती करून मौन धारण केले आहे त्यापेक्षा पुढे आपले वर्णन करण्याची माझी प्राकृतांची काही योग्यता असणार ऐसा करिता तुझी स्तुती मुकवल्या वेदश्रुती मग मी प्राकृत किती वर्णावा योग्य तुझ असे जरी आहे तरी महाराज आपण प्रेमभरित परमपुरुष असून चर चतुर्विध वाचेचे ईश अर्थात स्वामी आहात त्या अर्थी आपल्याला जाणण्याबद्दल माझ्या मतीला आपण प्रकाशित कराच आता ध्येय मजमती प्रकाशित तुझ जाण आहे आपण कृपासिंधू आहात म्हणून आपण जर वर दिलात तर जीवाच्या ठाई असलेल्या अज्ञानाचा नाश करून लोपलेले शिवत्व प्रगट सहज प्रगट कराल या हेतूने मी आपल्याला शरण येऊन विनंती करीत आहे महाराज आपण माझ्या हृदय मंदिरात ज्ञानसूर्याचा उदय कराल तर अविद्यारूप तमाचा क्षणार्धात होईल म्हणून मी विनवी विनवी शरणगत तो ज्ञानसूर्य हृदय उदित तरी अविद्यातम क्षणात फिरेल स्वामी अशी प्रार्थना करताच श्रीगुरु प्रसन्न झाले यावरी श्रीगुरु झाले प्रसन्न करविती परमार्थाचे कथन बोलेन सकल शास्त्राचे मथन देचे आणि परमार्थाचे निरूपण करण्यास त्यांनी मला आज्ञा केली त्या आज्ञेच्या जोरावर सर्व शास्त्रांचे मथन करून त्यातील निर्वाण तेच मी आता ह्या पुढे सांगणार आहे याप्रमाणे श्री परमामृत ग्रंथ व मुकुंदराज यांनी सांगितलेले मंगलाचरण हा प्रथम प्रकरण या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय